शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा माझं बालपण मुंबईसारख्या शहरात गेल्याचं मला दुःखही नाही तसंच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचंही नाही आहे कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा दिसत असे असे कामाला कविता असे लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत बालगीत वगैरे म्हणत कावळा आम्ही रोजच पाहत होतो पण सफेद बगळा मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पाहिला आमच्या बालपणी बगळे फारसे नसावेत पक्षीसृष्टीतला पहिला प्रतिनिधी म्हणून बालजीवनात कावळा हा अतिसामान्य प्रतीचा पक्षी आल्यामुळे त्या सृष्टीविषयी एकूणच त्याच काळात माझ्या मनात वैराग्य उत्पन्न झालं या पक्षाच्या सर्व लीला मी अगदी बारकाईने पाहत होतो वास्तविक हा तसा गरीब परिस्थितीतला पण मुंबईच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला साला आखडू असं म्हणतात एकेकाळी मुंबईमध्ये कडक कॉलर लावणारी मुंबईकर मंडळी होती कडक कॉलर लावायची अशी ती थेट कावळ्यासारखी माना फिरवीत बघत असत ते पाहणं म्हणजे असं खटक असं ते कॉलरला धरून घट्ट असं चालायचं काळे कोट किंवा सूट आणि कावळे यांचं माझ्या मनात तेव्हापासूनचं समीकरण बसलेलं आहे तसं पाहायला गेलं तर कावळा हा काही पाळीव पक्षी नव्हे पिंजऱ्यात घातलेला कावळा मी एकदाच पाहिला लंडनला झू म्हणे अगदी पोपटाच्या आयटीत कावळा बसला होता पिंजरा आपला हो हिंदी कावळा पिंजराबाहेर त्याच्या नावाची सुद्धा होती इंडियन क्रो अशी एखाद्या अस्सल इंग्लिश कंपनीमध्ये गोऱ्या साहेबांच्या पंक्तीत एखादा गावठी साहेब बसतो ना तसा तो दिसायचा लंडनमधले इतर हिंदी लोक जसे एकमेकांना पाहून न पाहिल्यासारखे करतात तसं या हिंदी कावळ्यांनी सुद्धा माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे वास्तविक इतर रंगीबेरंगी पक्षामध्ये त्यालाही स्वतंत्र पिंजराचा मान मिळालेला पाहून मला देखील जरा बरं वाटलं होतं काही काय असे ना कारण कावळा हा पाळीव नसल्यामुळे त्याचं आणि माझं काही भांडणच नाही आहे इतर पक्ष्यांच्या मानाने हा पक्षी अतिशय समंजस दिसतो त्याच्या काव काव या ओरडण्याला काव काव एवढाच अर्थ असतो उगीच माणसाची बोली बोलण्याचा आव वगैरे काही नसतो त्याच्या सहसा पक्ष्यांच्यात न आढळणारा पण एक चार पावसाळे पाहिल्याचा असा एक गंभीर भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो काकाकुवा नावाचा पक्ष असतो त्याच्या चेहऱ्यावर मात्र रिटायर व्हायलेल्या हायकोर्टच्या जजाचं गांभीर्य असतं आत्ता रिटायर होणार हायकोर्ट जज असा तो असतो फार वेळ त्या पक्षाकडे पाहत राहिलं की काही वेळाने जस्टिस काकाकुवा एकदम चोरीतील सभ्यग्रस्त हो असं काहीतरी म्हणेल असं वाटतं मला चार पाच कावळे तीन तिठ्ठ्यावरती रिंगण धरून बसले की म्हाताऱ्या वकिलांची मुरब्बी टोळी एक अड्डा जमून बसलेत असंच मला नेहमी वाटत आलेलं आहे कावळा मेल्यानंतर इतर कावळे शोकसभा घेतात आणि दिवंगत काकासाहेबांनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी काय प्रयत्न केले या चालीवरती भाषणं करतात वगैरे असंही मी ऐकलेलं होतं पण कावळ्यांची ही कौतुकं मी प्रत्यक्ष काय पाहिलेली नाही आहेत कावळा खिडकीपाशी येऊन बोलायला लागला तर पाहुणा येतो असा एक समज आहे हे जर खरं असतं तर मुंबईत खोली दीड खोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवायला सुद्धा कावळा जिवंत पाहुणा येतो काय एकेकाळी तो निरोप वगैरे आणत असावा त्याशिवाय उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीनं पाऊ वगैरे काही लिहिलं नसतं कोणी हिंदीमध्ये उड जा रे कगवा लेके संदेशवा असा जे चालीवरती त्याला संदेशवा द्यायला पाठवत असतात कोण जाणे काय ते आमच्या पाण्यात कावळे आलेले असले तरी असलं काही करताना आढळलेलं नाही त्यामुळे त्यांचं आवर्जून कौतुक करावं असं जरी त्यांनी केलेलं नसलं काही तरी त्यांना नाव ठेवावं असं सुद्धा त्यांनी काहीही केलेलं नाही आहे आता क्वचित म्हशीच्या पाठीवर बसून कावळा सहलीला निघालेलं पाहिलंय मी त्याच्यावरून उडण्याचा पक्षांना सुद्धा कधी कधी कंटाळा येत असावा असं एक अनुमान काढलेलं आहे मात्र पाळीव नसून सुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत असा हा एकच पक्षी कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो कावळा शिवला मंडळी परतली पिंड ठेवली त्यावेळेला इतक्या तीन सरळ वाक्यामध्ये हे काही संपत नसतं ते शेवटलं कार्य आटोपलेलं इतक्या लवकर असं क्वचितच ऐकायला मिळतं आपल्याला आमच्या एका मित्राची आजी एकदा एकदा म्हणजे एकदाची वार आता तिच्या पिंडाला न शिवण्याचं कारण कावळ्याला काहीही कारण नव्हतं खरं तर अहो चांगली नव्वद ब्याण्णव वर्ष पाहून नंतरच म्हातारींनी डोळे मिटले होते मंडळी बुचकळ्यात पडली कावळा शिवत नाही पिंडाला तुझ्या मुलाबाळांची काळजी घेऊ असं म्हणावं तर मुलगा म्हणायचा तोच बावीस वर्ष पोस्टातून पेन्शन खाऊन आणखी बावीस वर्ष जगण्यात का तुंटून जगो बापडा त्याचं काही नाही पण लेकी होता सुना नातू पंटू सगळं काही एथा सांग होतं शेवटी कोणीतरी उभं राहिले म्हणालं आजीबाई एक मोठी लोणच्याची बरणी आणि चार कप बशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला पटकन कावळा शिवला कावळा हा प्राणी कौटुंबिक गोष्टी इतक्या बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नसते एरवीचा हा अतिपरिचयामुळे अवज्ञेला पोचलेला पक्षी त्या विशिष्ट ठिकाणी इंगा दाखवून जातो अडचणीत गाठल्यावर कोण कसं वागेल काही सांगता येत नाही पहा दुपारची रणरणटी वेळ असते माणसं वैतागलेली असतात अहो भटजींच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्याची कावकाव आपल्याला ऐकू येत असते अशा वेळेला हा कावळा अडून बसतो इथे त्याचा दोष नाही आहे एकेकाची वेळ असते कावळा मागोमाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी वास्तविक या दोघात काहीही साम्य नाही आहे केवळ काऊशी यमक जोलट म्हणून चिऊ मात्र काऊ आणि चिऊ हा निदान मुंबईच्या पक्षी जमातीतला अनुक्रमे बहुजन समाज आणि कनिष्ठ मध्यम वर्ग असं म्हणायला हरकत नाही संख्येने विपुल कष्टाने जगणारा सुबकरा पिंजऱ्यामध्ये बसून ऐदीपणाने डाळिंबाचे दाणे वगैरे खाणारा असला नव्हे काऊ चिऊ बिचारे आपली स्वतःची बोली बोलतात त्यांना शिकाऊ पोपटपंची वगैरे काही जमत नाही खाण्यापिण्यातला चोखंदळपणा परवडत नाही खाऊ तर पेरू किंवा मरू वगैरे असं ते हे पोपटाला ठीक आहे किंबहुना आधी पेरू खाऊनच ते पेरू किंवा मरू असं म्हणत असले पाहिजे चिमणा चिमणीची आर्थिक परिस्थिती कावळ्यापेक्षा जरा बरी असते नाही म्हटलं तरी ह्या चिमण्या सभ्य घरांच्या वळचणीचा आसरा करतात काही माफक प्रणय क्रीडा वगैरे करतात फिरत्या वाचनालयातल्या मासिकातल्या कथा वाचून कारकुनांची पोरं पोरी जितपत प्रेम करतात तितक्यात कावळे मात्र बिचारे अगदी मजूर वर्गातले हो शहरात पहाटे उठून कामावर जायचं नशिबात असेल ते शिळपाकं खाऊन दाटीवाटीने राहायचं चिमणा चिमणी त्या मानाने लोअर डिव्हिजन क्लार्कच्या इटमामाने राहत असतात म्हणजे सुटी बिटी लागली की देशावरती जाऊन पिकावरती बसून दाणेबिणे खाऊन येतात झकास तुऱ्यावर बसून आणि चिमणराव कामाला गेल्यानंतर घरातल्या चिमण्या जमून मंडळं चालवतात थोडा चिवचिवाट वगैरे एकमेकीत करतात एका खोलीच्या घरतात का होईना पण स्वतंत्र संसार थाटतात कावळ्यांची घरं मजुरांच्या खुराड्या इतकी दृष्टी आजच्या सृष्टीत मोठमोठ्या लोकांच्या पंख्यावर दिव्याच्या टोपणात दिवाणखान्यातल्या तुळईजवळ पोट भाडेकर म्हणून राहण्याची धिटाई ही फक्त चिमण्यानं जमते कावळ्यानं नाही जमत ह्या पक्षाला एक विलक्षण न्यूनगंड आहे हा चिमण्यांसारखा किंवा पारव्यांच्यासारखा एकदम कधी घरात शिरत नाही चिमणा चिमणीपैकी चिमणी हा स्त्री समाज बराच पुढारलेला असल्यामुळे तीही संसाराला हातभार वगैरे लावते कावळी कधी चार चौकात मोकळेपणाने हिंडताना मी तरी पाहिलेली नाही मी अजून कावळी कारीची गोरी तेच पाहिलेलं नाही गोरी नसावी कारण इतक्या कावळ्यातला एक तरी आईच्या वळणावर गेला असता काक समाजामध्ये काकूंना पुढे येऊ देत नसावेत आणि म्हणूनच मला वाटतं कॉलेजमधल्या मागासलेल्या पोरींना काकू म्हणत असावे खिडकीशी आपण होऊन येणारे कावळे चिमण्या आणि तळमजल्यावरच्या वाण्याकडचं खाऊन वळचणीला दिवसभर घुमणारे पारवे म्हणजे कबुत्र ही जर वगळली तर आमच्या बालजीवनातून पक्षी हा केव्हाच उडाला होता आमच्या लहानपणी आकाशात पक्षी उडत नव्हते असं नाही आहे पण चाळीच्या खिडकीतून जिथे आकाशच दिसायची पंचायत तिथे पक्षी कुठले दिसायला मुंबईच्या पाखरातच काय पण मुंबईत राहणाऱ्या यच्छ यावत प्राणीमात्रामध्ये अत्यंत सुखी प्राणी म्हणजे पारवे किंवा कबुतर गळ्यातून लोकविलक्षण आवाज करा असं काहीतरी करतात आणि प्रेम करत बसणं एवढ्यासाठी त्यांचा जन्म आहे यांच्या घाऊक पंक्ती उठवण्याचं काम मुंबईच्या दाणेवाल्यांच्याकडे त्यांना टाकण्याचं धान्य हे जर दुकानदार गिरायकांना देतील तर अख्ख्या मुंबईचा दुवा घेऊन जातील असं पिंजऱ्यात न ठेवता पाळले गेलेले समस्त पक्षीसृष्टीतले हे नशीबवान पक्षी आहेत त्यांचं ते गळ्यात आवाज काढून बोलणं हे मुंबईच्या पारशी लोकांच्या बोलण्याशी मिळतं जुळतं असतं आणि काही बाबतीत वागणं सुद्धा पिंजऱ्यातला सगळ्यात लोकप्रिय पक्षी म्हणजे पोपट वास्तविक हा आवडायला हवा पण पाळीव पशु आणि पक्षी यांच्याविषयी सर्वस्वी अप्रिती निर्माण करण्याचं कार्य माझ्या लहानपणी याच पक्षाने केलं पोपटाने सांगतो कसं ते पोपट हा तोताराम मिठू मिया वगैरे असं काहीतरी बोलतो हे साक्षात असत्य आहे असं माझं मत पोपटाचं बोलणं हे आगगाडीच्या कशासाठी पोटासाठी याच्यासारखं आहे रुळावरून धावणारी आगगाडी जर कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी हे बालगीत म्हणते खरं असेल तर पोपट तोताराम तोतारामच काय पण संपूर्ण गीतरामायण म्हणतो हे सुद्धा मानायला मी तयार आहे उगीच काय काहीतरी खरं म्हणजे काय असतं पोपटाचं बोलणं हे त्याच्या मालक मालकिणींनी आधीच मनात धरलेलं असतं म्हणून त्यांनी काय केलं तर आजवर मी शेकडो पोपट पाहिले असली अक्षर एका दमात किंचाळणारा हा पक्षी आहे दिसायला मात्र मस्त असतो हा बनारसी तंबाखू घातलेलं मघई पान जमवल्यासारखी चोचबीज रंगवून काशीच्या पंड्यासारखी हिरवीगार शाल पांघरून पिवळा जर्द पेरू फोडत पिंजरातल्या पिवळ्या दांडीवर न ओरडता बसलेला असला तर पाहण्यासारखा वाटतं छान आंबे पेरू वगैरे बागातून थव्याने उडत असला तरीही प्रेक्षणीय पोपट लोकप्रिय व्हायला गार्डाच्या बावट्यासारखी त्याची लाल हिरव्या रंगाची रंगसंगती पुष्कळ कारण आहे पण तो सगळं सगळं बोलतो हे मात्र धादांत असत आरोप आहे त्याच्यावर पण त्याची चूक नाही हो सगळे पाळीव पशु आणि पाळीव पक्षी यांच्याशी माझं वैर जुळवणारा घटक हा इथे येतो हा घटक म्हणजे असल्या प्राण्यांना पाळणारे पाळंदे लोक कावळा चिमणी वगैरेची याच्यातून सुटका झाली हो पारव्यांचं वागणं सुद्धा बऱ्याच वेळेला त्याच्या कायद्यात येण्यासारखं असलं तरी त्याचं कौतुक सांगणारं काही आपल्याला कोणी भेटत नाही या पक्ष्यांशी आमचं काही वैर नाही आहे असलाच तर पारवे वगैरे मंडळींच्या बाबतीत थोडासा मच्छरच आहे ह्या पक्षांनी इतके आवाज काढून कधी कोणा माणसाच्या बोलीत बोलले ते असा कुणालाही भास झालेला नाही आहे वळचणीला वर्षानुवर्ष नांदणाऱ्या चिमणीने उगीच काय काकू झाली का पूजा तुमची चिव चिव चिव असं म्हटलं तर कधी आम्ही काय ऐकलेलं आणि खिडकीतल्या कावकावीमधून कधी कावळा आपला काय बळवंतराव काय म्हणतोय दमा काव असा सवाल पुच विचारतोय असंही कधी मला कोणी सांगितलेलं नाही पारवा पारवीच्या घुमण्यातून एम डार्लिंग असं ऐकू आलं असंही कोणी म्हटलेलं नाही आहे पोपटाच्या कर्णभेदक किंकाळीतून मात्र सगळं सगळं ऐकू येतं काय वास्तविक पिंजऱ्यामध्ये भिजवलेले हरभरे पेरू हिरवी मिरची असलं खाणं खाऊन बिचारा ब्रह्मचर्य सत्य अस्तेय करत बसलेला असतो हा काय बोलणार हो कावळ्याची कावळी जरी चार चौकात बाहेर पडलेली दिसली नाही तरी ती असते हे कावळ्यांच्या वाढत्या संख्येवरून अगदी उघड आहे पण पिंजऱ्यामध्ये कधी कोणी पोपट आणि पोपटीचा जोडा बसलेला मी तरी कधी पाहिले नाही आपण कोणी पाहिलं तर मला माहिती नाही मोकळ्या पोपटांचं सुद्धा मैना नामक विजातीय पुरीशी संधान असतं असं म्हणतात ती सुद्धा विशुद्ध मैत्रीच असावी कारण राघू मैना ह्या मी फक्त लावण्यामधून ऐकलेल्या आहेत इतर कधी पाहिलेल्या नाही राघू मैनाची जोडी वगैरे गाण्यामध्ये प्रत्यक्ष नाही पाहिजे पोपटाला एक अक्षरसुद्धा बोलता येत नाही हे सत्य मी लहानपणीच बोलून दाखवल्यामुळे शेजाऱ्यांचा रोष ओढून घेतला होता ह्या पोपटवाल्या शेजाऱ्यांच्या पिंजऱ्यातला राघू नुसता किर असं काहीतरी करायचा किंबहुना तो किर एवढंच बोलू शकतो म्हणून कुठल्या तरी सत्यवक्त्या माणसाने त्याला किर असं म्हटलेलं आहे पण आपला पोपट अगदी सगळं घडाघड बोलतो असा आमच्या शेजारच्या फडकुल्यांचा दावा होता आता त्यांनी पिंजऱ्याच्या सळीवरती शेपटी आपटून किर केलं म्हणजे त्याचा अर्थ काय काय गणपतराव झालं का जेवण वा वा काय बेत आहे आज पुरणपोळी का वा वा मजा आहे बुवा तुमची तुमचं कुटुंब म्हणजे भलतं सुग्रण की हो एवढा अर्थ होतो त्याचा हे माझं बालकाला कसं उमजावं मी त्या पोपटाचा फार बारकाईने अभ्यास केलेला होता स्टडीज म्हणा पोपट हा डोळ्याच्या विरुद्ध कडांना बुबळं लागलेला चकण्यासारखा दिसतो चकण्या लोकात काहींची बुबळं नाकाच्या पुलाजवळ अशी भेटायला येतात तर काहींची कांशिल्याच्या दिशेने पांगलेली असतात पोपट हे दुसऱ्या वर्गातले पोपटाचं ते तसलं पाहणं मला कधीही आवडलं नाही तुम्हाला कारण असल्या डोळ्याचे माणसं सदैव रागावल्यासारखी दिसतात पोपट देखील मला वाटतं ते सक्तीचं ब्रह्मचर्य सत्य असते आणि मिरच्या त्याच्यामुळे सदैव कावलेलाच असावा शिवाय त्याच्या साध्या पाहण्यामध्ये सुद्धा एक धूर्त संश असा संशय असतो असा कोण तो बघत असतो आपण मी त्या फडकुल्यांच्या पोपटाकडे तास आणि तास पाहत असे मधूनच त्यांनी किर केलं तरी कुणावरून तरी शिवी आटल्यासारखा भास व्हायचा पण फडकुली काळको मात्र म्हणायच्या ऐकलं का वा वा वा कसा सत्यवदे वचनाला नाथा म्हणतो असल्या भयानक डोळ्याच्या पक्षाने किर केलं तर फार तर अन आर्य आखास ती समजा नगणित येसापती मन पूजित नर वरित देव का द्या अन आर्य आखा अन आर्य खा म्हणजे असलं काहीतरी म्हणून टाळी घेतल्यासारखं वाटलं असतो पण किर म्हणजे सत्यवदेवाचं नाथा कमाल आहे अर्थात त्याला फडकुलीनबाईंचा सुद्धा नाईलाजच होता काय होतं त्या स्वतः पट्टीच्या गायिका होत्या आणि पेटी पुढे घेऊन आनंदाचा कण कण कण कण हरी हा असं म्हणजे पेटीच्या न सापडणाऱ्या पट्टीच्या गायिका होत्या सत्य नान काहीतरी मी प्राण गेला तरी हे मानायला तयार नव्हतो मिस्टर फडकुन्याना तर त्यांचा पोपट शिवमहिमनं स्तोत्र म्हणायचा भास होत होता शिवमहिमनं स्तोत्र काय विचारू नका आणि मी इकडे गॅलिलियाच्या धैर्याने अहो पण तो माणसासारखा बोलत नाही बोलत नाही हे सांगत होतो गॅलिलिओच नव्हतो पृथ्वी का सूर्य का कोणीतरी कोणाभोवती तरी फिरतो का फिरत नाही असलं काहीतरी सांगितल्यामुळे त्याला फाशीला द्यायला काढला होता तोच ना त्या थाटाने मी सांगत होतो नाही तो बोलत नाही शेवटी आमच्या आईने देखील मेड्या तो पोपट बोलतो म्हटलंस तर तर काय जीभ झाडणार आहे का तुझी इत्यादी मातृसुलभ दमदाटी वगैरे करून पाहिली पण मी हट्टाला पेटलो होतो फडकुलीनबाई तिथून मारे बघा कसा विठू विठू करतोय म्हणायचा आणि मी इथून ओरडून सांगत असे मुळीच नाही तो नुसता किर किर करतो किर किर म्हणजे काय विठू विठू आहे विठू विठू आहे शेवटी माझ्या वडिलांनी चाळ सोडली त्या काळी मुंबईमध्ये शेजाऱ्यांचा पोपट आवडला नाही एवढ्या कारणासाठी सुद्धा जागा बदलता येत होती नव्या चाळीच्या गॅलरीत कुठे पिंजरा बिंजरा टांगलेला नाही आहे ना हे बघून मग त्या जागा घेतल्या आम्ही तिथे त्या चाळीच्या भैयाच्या हातावरती अखंड बारा रुपये टिकवले हो त्या काळी काही चाळ आले चांगलं दोन दोन महिन्याचं भाडं ॲडव्हान्स घ्यायचे बारा बारा रुपये हो पशुपक्षी पाळणाऱ्या विषयीच्या माझ्या अनादराची गंगोत्री ही इथे आहे तसं पाहिलं तर हाऊस म्हणून पाळले जाणारे फक्त पाळीव प्राणी तीनच आहेत पोपट मांजर आणि कुत्रा एका इसमाने माकडे पाळलं होतं पण दोघांची आचरटपणाची इतकी चढावट चढायची की कुणी कुणाला पाळलंय हेच कळत हार गरुड वगैरे पक्ष्यांना कोणी हौसेने पाळल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही आणि ह्या आणि इतर बऱ्याचशा पक्षांना मी पेंढा भरलेल्या स्वरूपातच पाहिलेला आहे इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठल्याच्या मोगल बादशाच्या मनगटावरती असा काहीतरी बहिरी ससाणा नावाचा पक्षी काढलेला असायचा असे बसलेले तो मी प्रत्यक्ष कधी पाहिला नाही हा पक्षी म्हणे इतर पक्ष्यांचा पाठलाग करून त्यांना पकडतो तात्पर्य राज्यकर्त्यांच्या मर्जीत येण्यासाठी स्वकीयांचा वध करणारी अवलाद ही केवळ माणसात नसून पक्षात देखील आहे हे मी मोर वगैरे मातभर पक्षी आहेत ते फक्त राणीच्या बागेतच पाहिले फार वर्ष तिथे राहिल्यामुळे त्या राणीच्या बागेत मोर नाचकाम विसरलेले दिसतात आमच्या लहानपणी मुंबईकर बाप आपल्या मुलांना अधूनमधून तिथेच फिरायला न्यायचे आता आम्ही दामले मास्तर नावाच्या सुलतानाच्या आमदानी शिकत होतो तिथे मुलांच्या सहली वगैरे कुठल्या आलेल्या आहेत त्यामुळे वडिलांच्या बरोबर मुलांनी जायची एकमेव जागा म्हणजे राणीचा बाग तिथे इतक्या वेळा जाऊन सुद्धा मयूर नृत्य कधी काही पाहायला मिळालेलं नाही पुस्तकामध्ये मोरपीस घातलं तर विद्या येते असा एक समज होता माझ्या गणिताच्या पुस्तकाचं पान आणि पान दाखवलेल्या त्या एका पिसानी परीक्षेत आपल्या डोळ्या एवढंच एक वर्तुळ माझ्या पेपरावरती काढून मला दाखवलं होतं तेव्हा मयूर नृत्यासारखा तो सुद्धा एक भ्रम आहे हे सिद्ध झालं होतं लांब लचक पिसाऱ्याचा तो लंबे झाडू ओढत राणीच्या बागेत हिंडणारा मोर तो मात्र आजही माझ्या डोळ्यापुढे आहे पण त्याला मी नुसताच पाहिलं हो, नाचताना वगैरे पाहिला नाही म्हणजे काय एखाद्या जागतिक कीर्तीच्या भरतनाट्यमवाल्याला उडप्याच्या दुकानात इडली खात बसलेला पाहून जो आपल्याला आनंद होईल तोच आनंद हो आता नुसताच तो बागेमध्ये हिंडत होता म्हणजे कलावंताचं दर्शन आपल्याकडे तर प्रदर्शन घडवताना झालं पाहिजे ना उगीच एखाद्या जास्वंदाबाई जयसिंग कुलकर्णीला चटणी वाटताना पाहून त्याच्यात काय आपल्याला मिळणार तात्पर्य मोराचा नाच मी काय अजून पाहिला नाही पण त्यानंतर त्याची पिसं उपटून आपल्या धोत्रात किंवा पैठण्यात खून केलेली मयूर नृत्य अशी अशी पाहिल्यानंतर मग मात्र खात्री झाली की मोर नाचतो हे देखील असत्य आहे हे जर मयूर नाट्य असेल पण एक सांगतो मोर या विषयावरती आता थोडं जपून बोलणं प्राप्त आहे कारण आता तो आपला राष्ट्रीय पक्षी झालेला आहे वास्तविक त्याचं केकाटणं हे पोपटाच्या त्या किरपेक्षा पुष्कळ सुसह्य आहे मी ते प्रत्यक्ष ऐकलेलं आहे पण हा पक्षी आता सरकारात रजिस्टर झाल्यामुळे आपली ती अंतःकरणापासून उमटणारी केका विसरून प्रसिद्धी खात्याची पोपटपंची करेल की काय अशी मला धास्ती आता वाटायला लागली सरकारात गेलेल्या मोरूंचे मोर होतात पण खऱ्या पिसांच्या मोराचा मात्र केव्हा मोरू करतील हे सांगता येत नाही नाचाचं जाऊ द्या पण बाकी खरोखरी सुंदर असलेल्या पक्षाविषयी तो सरकार जमा झाल्यामुळे मला आता जरा चिंता उत्पन्न झालेली आहे काका कुवा ह्या श्रीमंत पक्षाचं दर्शन मला फार वेळा घडलेलं नाही आहे एक दोनदाच भेटीचा योग आला काय तुर्रेदार पांढरा शुभ्र पक्षी म्हणजे मूर्तिमंत खानदानीपणा आहे तुम्हाला सांगतो उगीच आरडणं नाही ओरडणं नाही नुकताच कुठेतरी मिल किंवा स्पेन्सर याचा एखादा गहन ग्रंथ वाचून त्याचं मनन करत बसल्यासारखा तो आपल्या दांडीवरती एखाद्या प्रकांड पंडितासारखा बसलेला असतो हे गल्लीबोळात नांदणारं पाखरू नव्हे ह्याचाच एक जंगमार की कुसुकू नावाचा आफ्रिकन भाऊबंद हा सगळं सगळं बोलत असल्याच्या कारणे मी ऐकल्या आहेत जंगमार किंवा कुसुकू नावाचा पक्षी आमच्या आळीमध्ये राहणाऱ्या एका ग्रस्ताच्या घरी हा पक्षी चांगलेला असायचा घराणं कुवाचत पण दिसायला मात्र श्रीमंत कुळातल्या एखाद्या दरिद्री चुली चुलत घराण्यातली माणसं जशी काळी बिजरी निघतात ना तसल्यापैकी होता घराणं मोठं असलं तरी वर्ण असं हा आमच्या शेजाऱ्यांचा कुसुकू किंवा जन्मा जो कोणी असेल तो रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्याला ए पावला ए जोश्या काय रे सोमन निघालास का बापटांची विजू काय रे ती चांगली दिसते असं ओरडायचं मी असं आम्हाला सांगितलं होतं काही काळाने त्या घरातले डोक्याने आम्हाला आजू असलेले एक आजोबा वारले आणि हा हाकाही बंद झाला माझ्या आयुष्यात मी ऐकलेला हा पहिला प्लेबॅक त्यानंतर मात्र त्या घरातली माणसं बाप्पा गेले आणि आमच्या कुसुकुचं बोलणं बंद झालं हो असं डोळ्यात न आलेलं पाणी पुसत पुसत सांगत होते अहो बोलणं बंद होईल ना तर काय त्या बिचाऱ्यांचा बोलविता धनीच गेला पक्ष्यांच्या दुनियेमध्ये कोकिळेचं कविजनाने इतकं कौतुक करून सुद्धा कोणी कोकिळा पाळल्याचं मला आठवत नाही कदाचित कोकिळा आणि कोकिळा यांच्यापैकी संगीत विशारात नेमका कोण असेल याचा निर्णय अजून न झाल्यामुळे कोणी त्याला पाळण्याचं धैर्य करत नसला पाहिजे पोपटाच्या बोलण्याप्रमाणेच कोकिळा पंचम स्वर लावते हा एक संगीत विषयक अज्ञानाचा पुरावा आहे पण काय करणार ह्या हो? कवींचं भाषाशास्त्रच निराळे इतके दिवस उडू गण उडू गण म्हणजे पक्षी अशी माझी समजत होती पण उडू म्हणजे एका जागी घट्ट असलेली नक्षत्र हे ऐकून मी थंड झालो अहो घट्ट बसलेल्या नक्षत्रांना उडू गण म्हणणारे पक्षी उद्या खरोखरी उडणाऱ्या पक्षांना एखाद्या राजकीय पक्षात टाकतील काय उडू गणं उडत्या पक्षामध्ये काही पक्ष देखणे असून सुद्धा पाळीव झालेले नाही आहेत दमयंतीनंतर हंस पाळण्याच्या भांगडीत कोणीही पडलेला दिसत नाही कोकिळेप्रमाणे हा पक्षीसुद्धा कवितेच्या कर्दमात रुतला त्यातून त्याचं ते मानस सरोवर मानस या शब्दावरती श्लेष होतो म्हणून त्याचा दुहेरी फायदा झाला हा पक्षी मोत्याचा चारा बिसतंतू यासारखं म्हणजे आर्य पथिकाश्रमवाल्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकदम सु हाय क्लास असं जेवण जेवत असतो राहायला त्याला जलाशय लागतो हवा थंड असावी लागते त्याच्या बदक नावाच्या ग्रामीण बांधवासारखा तो डबक्यात वगैरे भागून घेत नाही त्यामुळे खाजगीचा परवडण्यासारखा नसतो सगळ्या पक्षीसृष्टीमध्ये हा माझा आवडता पक्षी आहे राजहंस आयुष्यात जर पक्षी पाळावा असं वाटलं ना तर मी राजहंस पाळीन असला पक्षी बनवणं त्याला सुद्धा पुन्हा जमलं नाही त्याने बदकं केली बगळे करून पाहिले शहामृगानं देखील अशी अशी मान वगैरे दिली पण राजहंस जमून गेला असल्या हिंसाची हिंसा करू पाहणाऱ्या नळाला अजिबात निरक्षीर विवेक नसावा किंवा असलाच तर मुंबईच्या नळात मासे शिरतात तसा ह्या नळामध्ये नक्की कली शिरला असला पाहिजे त्या खेरीत इतकी डौलदार मान तो मुरगळायला निघाला नसता पण खरं सांगायचं म्हणजे ह्या नळापेक्षा सुद्धा नल दमयंती आख्यान नेणाऱ्या रघुनाथ पंडितांनी या हंसावर फार मोठा अन्याय केलेला आहे नळाच्या हाती लागलेल्या हंसाच्या तोंडी राजहंसाच्या पण आहे म्हातारी उडता नये चितिदला माता मजे याशी कांता काय वधो नव प्रसवते साता दिसांची तशी म्हणजे काय आहे मदर सिरियसली येईल आहे हो आणि आमच्या वाईफची आमच्या वाईफची आता नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे हो असली केवळ कारकुनाच्या तोंडात शोभणारी भाषा ही या राजहंसाच्या तोंडात घालून त्यांनी या पक्षाचा घोर अपमान केलेला आहे वास्तविक खरा राजहंस नळाला म्हणाला असेल हे नळराज आपले ते अश्वशाळेमध्ये काम करताना घाण झालेले हात लावून माझे शुभ्र पंख खराब करू नका बजावून ठेवतो मला मानस सरोवरापर्यंत उडत जाऊन ते धुण्याचे कष्ट उठवावे लागतील तुमच्या वाड्यातल्या बागेच्या नळावर धुण्याची ही वस्त्र नव्हेत यांना स्पेशल वॉश लागतो वस्तुत तुमच्यावर भाळलेल्या दमयंती नामक विदर्भाच्या राजकन्येचा निरोप घेऊन आलेला मी राजदूत आहे माझी अशी संभावना केली तर विदर्भाची मन दुखावतील लक्षात ठेवा ही काय वागण्याची रीत झाली नळराजे आहात का तुमच्या राजधानीच्या म्युन्सिपाल्टीच्या पाणी खात्यातले प्लंबर आहात खरा राजवंश असा खडसावून बोललेला असणार तो काय म्यारी वेळ तुम्ही रात्र करणारं नव्हता असो राजवंशाविषयी इतकं विवेचन केल्यावर इतर पक्षांचा उल्लेख करणं सुद्धा माझ्या जीवावर येतं शिवाय मुख्य विचार पाळीव पक्षांचा आहे आणि तो पोपट या एका पक्षावरच जवळजवळ संपतो मध्ये म्हणजे मांजर हा एक खास संशोधनाचा विषय आहे माझे आणि मांजरांचे वैयक्तिक संबंध हे मुख्यतः मार्फतच आले गोणत्यात मांजरांना घालून शक्य तितक्या दूर सोडून येण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक व्हायची पण या कुटुंबाला तडी पार करून यावं घरी आणि आपल्या स्वागताचं म्याव त्यांनीच करावं असंच घडत आलेलं आहे तडीपार केलेले गुंड जसे पोलीस चौकीवरती फौजदाराच्या पाकिटातूनच सिगारेट ओढत असताना आपल्याला दिसतात तशी गोंट्यात घालून साता समुद्रापलीकडे सोडलेली मांजर रात्री आपल्या शेजारी ताटाला असायची मांजर नामक उपद्रव माणसं का पाळतात देव जाणे सत्ययुगातली मांजरं कदाचित उंदीर वगैरे खात असतील हल्लीची ते देखील काम करत नाही मांजर हा मुख्यतः बायकांच्या लाडाचा विषय आहे मांजरीला कुरवाळत बसलेले साहेब हे फारसे बघायला नाही मिळत विरळ आहे मेम साहेबांना ते प्रेम अधिक ही एक अत्यंत निर्बुद्ध अवलाद आहे ही म्हणजे मेमसाहेब नाही मांजर अहो कुत्री काहीतरी शिकतात दोन पायावरती उभं राहणं किंवा तोंडातून काठी आणणं वगैरे काय अर्थशून्य काय होईना पण काहीतरी कामं करून दाखवतात मांजर हा गाढवाहून सुद्धा अत्यंत निर्बुद्ध असा प्राणी आहे मनी ही वाघाची मावशी नसून टोंडग्याची आत्याबाई शिवाय मिशा असल्यामुळे काका देखील स्पष्ट मत आहे माझे आपली मतं स्पष्ट मांडायला आपण नाही भीत कारण मी कोणाच्याही ताटाखालचं मांजर नाही जी गोष्ट मांजरीची तीच गोष्ट बोक्याची डांबीस हा शब्द लहानपणी मी जेव्हा प्रथम ऐकला त्यावेळेला बोक्याला इंग्लिशमध्ये डांबीस म्हणत असावेत असं मला उगीच वाटत होतं पण इंग्लिशमध्ये डांबीस नावाचा शब्दच नाही आणि बोक्याला देखील कॅटच म्हणतात हे ऐकल्यानंतर त्या भाषेच्या दुबळेपणाची मला अगदी कीव आहे बोका या दोन अक्षरी शब्दामध्ये प्राणीमात्राचं सगळं अगदी वैशिष्ट्य कोंदलेलं आहे बोका सगळ्या मांजऱ्या हे एकेकाळी मनी होत्या आणि प्रत्येक बोका हा बंड्या असत नावाची विल्हेवाट अगदी सोपी होती घरचे बरे असत त्यांचा कुत्रा मोत्या असत मोत्या चलाक असला तर टिप्या गावठी असला तर खंड्या आणि शिकारी असला तर वाघ्या कुत्र्याची नामावळी ही एवढ्यातच आटपायची मास्तर जमात जशी जोशी मास्तर देशपांडे मास्तर आणि कुलकर्णी मास्तर एवढ्यातच संपायची तसंच हे होतं पाच फौजदारांच्यापैकी तीन तावडे आणि दोन साळवी निघायचे पाटलांच्यामध्ये सुभानराव भरपूर बैलामध्ये ढवळ्या आणि पवळ्या याच्या पलीकडे नाव नसायचं आणि भटजींच्यामध्ये भिकम भटांची संख्या भलतीच थोडक्यात म्हणजे नावं ही जावळासारखी आपोआप चिकटलेली असत मंडळी बारशाच्या वेळी नावं शोधण्यामध्ये वेळ दौडत नसत पुढल्या बारशाच्या तयारीला लागत इंग्रजी अंमल चढायला लागला आणि मनी मावशीची केती झाली केती मग जेनी झाली माझ्या ओळखीच्या एका इंग्रजी सूर्याबरोबरच आस्त पावलेल्या राव बहादुरांनी आपल्या बोक्याचं नाव अलेक्झांडर ठेवलं होतं सकाळच्या वेळी दोघेही आपापल्या मिशा चाटत एकमेकासमोर बसायचे राव बहादूर आणि तो बोका हल्लीची मांजरं उंदीर पकडत नाहीत हे मी स्वानुभवावरून सांगतो आमच्या घरी उंदीर झाले पाहावं तिथे उंदीरच उंदीर अहो उंदरांच्या गोळ्या खाऊन देखील ते टुणटुणी जिवंत रात्रंदिवस खुडखुड चालायची सापळे झाले पिंजरे झाले पिपात मेले ओल्या उंदीर ही कविता वाचल्यानंतर तर आम्ही पिंप आणली आता पिंप ओली करायची का उंदीर ओले करून त्याच्यात टाकायचे याच्यावर घरामध्ये मतभेद होता शेवटी नाईला जाणी मांजरी आणली प्राणीपालनाविषयी आमच्या खानदानामध्ये कुणालाही फारशी आस्था नव्हतीच शौकाने काहीतरी ठेवून असावं असं आमच्या पूर्वजांच्यापैकी कोणाला वाटलं त्याचा काही कुठे पुरावा नाही आहे प्रस्तुत मांजरी ही केवळ एका विशिष्ट कामगिरीवरती ठेवण्यात आलेली होती पण या मांजरीने घरातल्या दुधाखेरीज आपण होऊन दुसऱ्या कशालाही तोंड लावलेलं नव्हतं एके दिवशी मात्र या मांजरीकडून कसलीच झटापट होत नाही हे बघितल्यानंतर ते उंदीर बिचारे आल्या वाट्याने हताश होऊन परत गेले पण मांजरी राहिली तिला कुणीही कधी जवळ केली नाही पांघरुणा पांघरुणातून तिला चेंडूसारखी उडवून लावत असे शेवटी मग घरात दुर्लक्षलेल्या वयात आलेल्या मुली जे काही करतात तेच तिने केलं गल्लीतल्या एका मवाली बोक्याशी सूत जमवलं आणि मग ह्या मांजरीचा सगळा दिवस आरशासमोर उभं राहून अंग चाट मिशा साफ कर शेपूटच पहा वगैरे असं करण्यात जायला लागलं पुढे पुढे तो निर्लज्ज बोका तर फारच चेकाळायला लागला म्हणजे रात्री खिडकीखाली येऊन आर तो स्वरामध्ये तो हाका मारत असे आणि आमची खिडकी आणि समोरच्यांची ओसरी याच्यातून बोक्याचं आणि मांजरीची त्यांची द्वंद्वगीतं चालायची बाकी बोका आणि मांजरी यांचा प्रेमसंवाद हा जवळजवळ माणसाच्या बोलीत चालल्यासारखा चालतो मला तर त्या बोक्याच्या स्वरातून माझ्या मनीचे हितगुज सारे वगैरे गाणी ऐकवायल्यासारखं वाटत होतं त्यावेळेच्या मन्या फारशा गात नसत हल्ली म्हणे मनीच माझा होशील का बोका वगैरे असं काहीतरी म्हणते आपण प्रस्तावना करतात असं मी ऐकलं अ ती काय मुकी जनावरं बिचारी भोवताली पाहतात आणि त्याच्यातून घेतात एक एक शिकतात असो पुढे बोक्यांची म्याव गीतं बंद झाली आणि आमच्या मनीची कूस धन्य झाली तेव्हापासून प्रत्येकाच्या प्रांगणात एक या दराने मांजरं वाटली पंक्तीला जेवायला बसलो की प्रत्येकजण डाव्या हातामध्ये छडी घेऊन बसायला लागला एका हाताने छडी आपटायची आणि मग घास घ्यायचा इकडला असं म्हणजे या वंशाची पांगापांग करायची जेवताना हेच कार्य चालू होतं गोंडत्यात घालून सोडा बसमध्ये विसरून या विरार लोकलमध्ये जा तिथे नेऊन ठेवा पुन्हा आपले जैसे थे इकडे बंड्याही ना आणि शेवटी मांजरही घर सोडिनात म्हणून मग आम्हीच सोडलं त्या काळात हे असणं शक्य होतं या सगळ्या पाळीव प्राण्यामध्ये कुत्रा हा सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे तुम्हाला मतभेदाचा एक बारीक मुद्दा एवढा की कुत्रा हा उच्छाद आहे का कुत्रा पाळणारी हा उच्छाद आहे माझ्या मते दोघेही अलीकडली गोष्ट आहे एका श्वान स्वामिनीने माझा भयंकर उतारा केला होता मी काही कामानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो घरामध्ये कसल्या तरी भयंकर दुःखाची कळा पसरलेली होती मी पाहिलं तर खाटेवरच्या पांघरणाखालची म्हातारी तर शाबूत होती मी साहेबांच्या बरोबरच त्यांच्या घरी आलो होतो म्हणून तीही बाजू पक्की होती तरीही बाईसाहेब जरा मला दुःखातच दिसल्या साहेब वॉश घेऊन येतो असं सांगून जे पळाले ते नाहीसेच झाले होते कुठे बाईसाहेब मात्र समोरच्या आरशात बघून सारख्या दुःखाच्या पोझीस घेत होत्या असं एकदा एकदा असं करून बघ काय विचारू नका चहा ओतताना साखर किती घालू असं विचारताना त्या कधी कधी मग समोरच्या आरशात बघून केसांची बट अशी मागे सारताना मागे सारलेली पुढे घेताना सारख्या अशा उसासे दाखवत होत्या मी मात्र बरं नाही का वाटत हा प्रश्न जिभेच्या टोकावरून पडजिभेत ढकलत होता शेवटी त्या इंजिनाने बराच वेळ खुश असं केल्यानंतर इंजिन जसं शिट्टी फुंकत त्या स्वरामध्ये त्यांचा आवाज फुटला कसं अगदी ओक ओक वाटतंय अली पंचायत मला तर कुठे काही ओकं बिक काहीच दिसत नव्हतं पण हातातल्या चहाच्या कपाला स्मरण आलं काय झालं हो? तुमच्या कशाला लक्षात येईल तुम्हा विनोदी लेखकांना हार्टच नसतं कुणी मेलं तरी तुम्ही हसाल हा म्हणजे जुलूम झाला मेलं तरी हसाल म्हणे अहो परवा आमच्या दामले मास्तर मेल्याचं ऐकून मी रडलो होतो असू आवडत नव्हतं तरी रडलो अहो इतका वेळ झाला पण एकदा तरी आठवण झाली का तुम्हाला कोणाची हा माझा प्रश्न अत्यंत अजागळ होता आहे मला तर कळलं वर पुन्हा कोणाची म्हणून विचारता ही बाई माझ्याशी न कळवता खाडा केलेल्या शिकवणीच्या मास्तरशी बोलल्यासारखं का बोलत होती हे मला कळेल मी त्यांच्या साहेबांच्या ऑफिसात देखील नव्हतो कोणाची म्हणे सिंडरेला दिसली का तुम्हाला इथे सिंडरेला माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला दर वेळेला माझी चप्पल पळून अंगठा खाणारी ती छळवाजी पुतली मेली की काय वा खरं सांगतो चेहऱ्यावरचा हर्ष लपवण्याचा इतका प्रयत्न शशुरगृहीची ज्येष्ठ मंडळी आपापल्या गावी परतण्याच्या दिवशी सुद्धा मला करावा लागेल त्यावेळेला एक आनंद आवरणं कठीण झालेलं असतं सासरी श्री मंडळी निघाल्यानंतर कसं झालं माझं अनावर होऊ पाहत होता आनंद सारखी क्वॅक क्वॅक क्वॅक क्वॅक करून डोकं उठवणारी ती सिंडरेला ना मग कुत्रीसारखी दिसणारी चेटकी मेली ज्या कुठल्या ट्रक खाली ती आली असेल त्या ट्रकवाल्याची दाढी जाऊन कुरवाळली असेल ट्रकवाले <laughs> हे मानवजातीला केवढा आधार आहे वा वा अहो तुम्हाला काय सांगू आज दोन दिवस झाले बिचारी हॉस्पिटलात आहे आहे हा प्रश्न शब्द माझ्या तोंडून गेला आणि त्यानंतर बाईसाहेब मला इतक्या बोलल्या की काही वेळाने त्यांच्या तोंडून शब्द न फुटता नुसतं एवढंच ऐकू येतं असं मला वाटायला लागलं होतं पोपट मांजर काकाकुवा फार काय उद्या एखाद्याने गंमत म्हणून रेडा पाय तरी मला चालेल पण कुत्रा पाळणाऱ्यांचं आणि माझं कधीही जमणार नाही पोपटवाले काय फार तर फडकुलींबाईंच्यासारखं तो सगळं सगळं बोलतो असं म्हणते हो. मांजरवाले ते परभादेवीच्या मासळी बाजारात सापडलेलं मांजर असलं तरी पर्शियन कॅट आहे वगैरे असंही सांगतील आपल्याला रेडेवाला स्वतःचा रे रेडा वेद म्हणतो हेही ऐकवेल फार तर पण कुत्रेवाल्यांचं कौतुक कुठल्या थराला जाईल काय सांगता येत नाही असाच एक हृदयद्रावक प्रसंग आठवतो अहो तुम्हाला काय सांगू खोटं वाटेल तुम्हाला एकादशीच्या दिवशी पाव बिस्किट तर सोडा पण चहाला देखील शिवत नाही आमचा टोम्या काय म्हणतात तू सांगते काय अहो परवाचीच गोष्ट आहे यांचं रेडिओत भाषण होतं ऐकलं का छानच झालं मध्ये मध्ये थोडंसे अडखळले पण बरं झालं बाकी आवाज बरीक ओळखू येत नाही हो यांचा पण ह्यांनी बरोबर नेमका ओळखला आणि भाषण संपेपर्यंत हल्ला नाही जातचा आमचा टॉम्या काय म्हणता ते कशाला परवाचीच गोष्ट आमच्या बेबीचं पत्र आलो हो वॉशिंग्टनहून हो आमचे जावई हल्ली जर्मनीतून तिकडे गेल्यात बदलून तो फोटो नाही का पाहिलात जर्मनीत काढला होता तो वरच्या कोपऱ्यात ते खांबाच्या मागे उभे आहेत ना ते आमचे जावई आणि पुढल्या रांगेत आहेत ते नेहरू आमच्या जावयांचा फोटो काढला त्या दिवशी तेही होते म्हणे तिथे नेहरू हा तर काय सांगत होते की आमच्या बेबीचं पत्र आणून टाकलं पोस्टमननी हा टॉम्या कुठून आला देव जाणे वरच्या अमेरिकेचा स्टॅम्प पाहिला आणि थेट जाऊन उभा राहिला आतल्या खोलीत बेबीच्या फोटो पुढे शेपटी हलवी काय म्हणता पदरचं का सांगते परवाचीच गोष्ट आत्तापर्यंत चाळीस एक परवाच्या गोष्टी आणि सुमारे दीड सव्वा दोन तास मी आपला काय म्हणता या पलीकडे काहीच गोष्ट नाही तेवढ्या अवधीमध्ये मला कुत्रा हा प्राणी बरं का त्याच्या मालकापेक्षा मालकिणीपेक्षा आणि एकूणच जगातल्या सगळ्यापेक्षा किती हुशार असतो हे कळलं हे सगळं ऐकल्यानंतर मालक कुत्री पाळतात का कुत्री मालकांना ठेवून असतात असला एक सवाल माझ्या मनात पैदा झालेला आहे घरात कुत्रा असूनही त्याच्याविषयी न बोलणारा मालक किंवा मालकीण अजून मला भेटायची आहे माझ्या परिचयाचं एक दुसरं कुटुंब आहे निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण कुळकणी नको देशपांडे म्हणून त्यांच्या कुत्र्याचं नाव आहे मॅकमिलन हे देशपांडे लोक नेहमी विलायती कुत्री पाळत आलेले आहेत Alsatian Pomeranian retriever terrier poodle Saint Bernard वगैरे विलायती औषधांसारखी कुणाची औषधाच्यासारखी सारखी नावं असू शकतील अशी कुत्र्यांच्या गोत्राची नावं मी प्रथम त्याच घरामध्ये ऐकली कुत्री विलायती असल्यामुळे त्यांनी उगीच बोलण्यात अडचण त्यांच्याशी येऊ नये म्हणून आपल्या मुलांशी सुद्धा पहिल्यापासून इंग्लिशमध्ये बोलणं ठेवलं दोन तीन भाषांचा ना कुत्र्यांना फार ताण होतो देशपांडे देशपांडेबाई त्यांच्या त्या मॅकमिलनशी आय एम गोईंग आउट बरं का रे मॅकमिलन अरे what is this you are कनी a very very bad bad dog बरं का विल लिव्ह माय पदर लिव माय पदर असलं इंग्रजी बोलायला लागल्यानंतर तो मॅकमिनन चक्क एक दिवस कधीतरी शडप यू ब्लडी असं म्हणून शेपूट वर करून आपल्या चारी पावर निघून जाईल अशी मला भीती वाटते आधी म्हणजे कुत्र्यांची बोलायची काय गरज त्यातून इंग्लिशमध्ये कशाला बाकी बहुतेक मंडळी कुत्र्यांशी इंग्लिशमध्येच बोलतात हे देशपांडे लोक इंग्लिशच काय पण इंग्रज हटावच्या सुद्धा विरुद्ध त्यामुळे मॅकमिलन आमचा तो सुटातल्या पाहुण्यांना चावत नाही धोतर दिसलं की आला चिंध्या त्याला की नाही कल्चर्ड कोण बॅकवर्ड कोण हे नेमकं कळतं हे दोन्ही ड पूर्ण उच्चारून तुम्हाला मी त्या शिंच्या मॅक्याला एक दिवस विष घालणार तुम्ही रस्त्यामध्ये वेळी यावेळी भुंकणाऱ्या कुत्र्याचा मला काही राग नाही आहे रस्त्यात थुंकायला आणि भुंकायला म्युन्सिपाल्टीची परवानगी कशाला लागते शिवाय एकमेकावर भुंकण्यामध्ये म्युन्सिपाल्टीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्यामुळे कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणीव सुद्धा येते मला खात्री आहे माझा दावा आहे तो हॉलमध्ये गालीच्यावर बसून आकारण भुंकणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या विरुद्ध अहो ही कुत्री कधी दोन शब्द निवांतपणे बोलू देत नाही अलीकडेच आमच्या नाना गडबोलेच्या थोरलीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे मी बोलणी करायला म्हणून गेलो होतो समोर ह्या बाईसाहेब आणि त्यांच्या पायाशी त्यांची ती कुत्री व्हिक्टोरिया मी सुरुवात केली म्हणजे काय आहे की हुंड्याला आमची म्हणजे भो भो व्हिक्टोरिया अशोक काय करतेस व्हिक्टोरिया तुझं नाही हो लग्न करायचे इतक्या यांचे ते गडबोले आहेत ना त्यांची शकू आपला अरुदादा आहे ना भो भो भॉ सगळं कळतं हो हिला पुन्हा मी आपलं तर म्हणजे काय हुंड्याला आमची भ भ विके काकांना ओळखत नाहीस का तू भ भॉ याचा अर्थ मी विकेचा काका हे तुला मान तर मी काय म्हणत होतो की हुंड्याला आमचे भ अगं हो हो जायचं बरं का फिरायला पावणे सहा वाजलेले बरोबर कळतात बघा हिला आत्ता येतील बरं का साहेब मग आमच्या विकीला बूर न्यायचं विकीला की नाही प्रत्येक गोष्ट इतकी वेळच्या वेळी आणि जिथल्या तिथे करायची सवय आहे हे वाक्य पुरं होईपर्यंत विकीने माझा पाय हा दिव्याचा खांब आहे अशी संधी करून जिथल्या तिथे या हे ग काय विके मध्ये नाही का जायचं चावट कुठली आणि हसतेवर म्हणजे त्या मालकिणीला कुत्री नाही दिसत आणि माझी भिजलेली विजार तेवढी दिसत नव्हती हुंड्याचं काय म्हणत होता तुम्ही नाही हुंड्याला आमची म्हणजे भा भा भा या व्हिक्टोरियाचा गळा दाबण्यासाठी माझी दहाही बोटं शिवशिवतात पण एका मुलीच्या बापाची कैफियत घेऊन आलेलो असल्यामुळे दहा अंक मोजावे लागतात हो. आमच्या गडबोल्या आहे ना तो दहा हजारापर्यंत हुंडा द्यायला तयार आहे आणि ही व्हिक्टोरियाची मालकीन पन्नास हजारावरती तटून बसलेली आहे पन्नास हजार वास्तविक नाना गडबोल्याची शकू म्हणजे खरोखर नक्षत्रासारखी पण मुलगा होईल या खात्रीने नाना दरवेळेला गाफील राहिला आणि आता सात नक्षत्रांची काळजी डोक्यावरती पण देवाला डोळे आहेत एकदम कुठल्या तरी अज्ञात देवदूतांनी मला कानमंत्र द्यावा असं काहीतरी झालं आणि मी बोलण्याचा सांधा बदलला आणि एकदम युरेका असं युरेक युरेका काय म्हणालात गणपुलींबाई दचकून म्हणाल्या सुरेखा हो, हो, हो सुरेखा सुरेखा मी की नाही तुमच्या व्हिक्टोरियाला मराठी नाव कुठलं चांगलं दिसेल याचा विचार करत होता आठवलं सुरेखा सुरेखा आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त असं म्हणून मी त्या कुत्रीची जी तारीफ सुरू केली काही विचारू नका अहो तुम्हाला काय सांगू तुम्ही त्या मेजर मुजुमदारांची कुत्री पाहिली आहे का शागी का भागी काय म्हणतात ती कसली भिक्कारली कुत्री पाळतात ही माणसं छे छे छे छे छे छे त्या दिवशी मी तासभर होतो तिथे नुसतं मेल्यासारखं पडलं होतं कुत्रं कुत्रं म्हणजे कसं खेळतं भुंकतं म्हणजे नाचतं गातं असं पाहिजे नाही का <laughs> मला राहतं काय मी म्हटलं त्यांना मिस्टर मेजर साहेब एक्सक्यूज हां पण आत्तापर्यंत मी अनेक कुत्री पाहिली पण मिसेस गणपुल्यांची सर नाही <laughs> हां अय्या खरं म्हणता की काय तुम्ही तरी भारीच फटकळ आहात इथे गणपुलेबाई माझ्या गालावर चापटी बिपटी मारतात की अशी भीती वाटायला लागली म्हणजे मी भीतो काय त्याला तो मेजर असला तर घरचा आय एम आफ्टर ऑल म्हणलं नाही बरोबर आहे अहो काय सांगू तुम्हाला आपली व्हिक्टोरिया तेवढ्यात मी तिला आपली बिपली करून टाकत होतो आणि त्या मेजर मुजुमदारांची भागी शेजारी शेजारी उभ्या राहिल्या ना तर काय सांगू अप्सरेच्या शेजारी हापशीण उभी केल्यासारखी वाटेल चहा घेतात नंतर चहा आला मग साहेबांसाठी म्हणून काढून ठेवलेले थंड पोहे होते ते गरम होऊन आले नंतर साहेब आले पुन्हा चहा आला सिगरेट आली त्या मरहूम व्हिक्टोरिया राणीबद्दल एखादा मरहूम राबहादूर बोलला नसेल अशा उत्साहाने मी ह्या व्हिक्टोरियाबद्दल बोलत होतो पुढे पुढे तर मी समोरची ही कुत्री वगळून उरलेल्या सगळ्या श्वानांची आणि मुख्यतः त्यांच्या मालकिणींची यथेच्छ निंदा केली त्यांच्या नावावर वाटते त्या कथा संपवल्या आणि शेवटी नाना गडबोल्याला त्याचा जावई पाच हजारात पाडून गेला या गणपुल्याला एकच मुलगा होता दुर्दैव नाही तर गडबोल्याच्या सातही पोरी एकाच घरात गेलेल्या घरात आला की मालकिणीची अक्कल गहाण पडावी असा ईश्वरी संकेतच दिसतो अहो एका दत्तभक्त कुत्रेवाल्यानी आपला कुत्रा भजना म्हणतो पण ती खऱ्या दत्त दत्तभक्तांनाच फक्त ऐकू येतात अशी एक मेक म्हणून ठेवली तुम्हाला काय सांगू आपल्या कुत्र्याच्या अंगात येतं अशी त्यांनी समजूत करून दिलेली होती त्यामुळे तो ज्याला चावतो तो भाग्यवान असाही त्यांनी लौकिक वाढवून ठेवलेला होता पण आपल्या लोकांची पंचायत तुम्हाला काय सांगू कमाल असते त्या कुत्र्याला हे लोक भक्त लोक टिळा लावायचे माळा घालायचे एके दिवशी मी या श्वान महाराजांना आमच्या गल्लीच्या नाक्यावरच त्या टिळेमाळा माळा सकट एका स्वजातीय गरीब शिष्येवर अनुग्रह करताना पाहिलं आणि त्यांच्या महाराजपणाची खात्रीच पटली मला एवढं धैर्य सामान्य संसारी स्त्री पुरुषांना कुठला असायचं हो? ही माणसं कुत्र्यांना आधी माणसात आणतातच काय मला कळत नाही कुत्र्याला जे जे कळायला हवं ते कळलं म्हणजे झालं धोतर आणि चपाती ह्यातला फरक त्याला कळावा दिव्याचा खांब त्यांनी नीट ओळखावा समवयस्क कुत्री दिसली तर आवश्यक पवित्रे कसे टाकावे याचं त्याला जे उपजत ज्ञान असतं ना तेच टिकून ठेवावं माणसाचं नीतीधैर्य त्याच्यावरती कशाला लादायचं असो तर कुत्रा हा प्राणी स्वभावाने पाहण्यासारखा पाहण्यासारखा ज्यात घालावा तो त्याचा रंग सूटबूटवाल्यांचा कुत्रा धोतरवाल्यांच्यावर धावून जातो बंगल्यातला झोपडीवाल्यांना चोर समजतो साखळी घातली की निमूटपणाने घरात राहणारा कुत्रा मोकळा सोडला की मोटरची आणि स्कूटरची शर्यत खेळून येतोच येतो खेड्यातला ट्रकवाल्याशी किंवा सायकलवाल्याशी खेळतो पण बैलगाडीचा फक्त सावलीतून जातो खेड्यातल्या कुत्र्यांना एकमेकांची भाषा कळत असल्यामुळे एका सवालाला चारही दिशातून जबाब येत असतात इकडे भू झालं की पन्नास भू चार ठिकाणी एकच भाषा पण फ्लॅटमधली कुत्री कॉस्मोपॉलिटन ना त्यामुळे एखाद्याचा व्हॅलेंटाईन भुंकला तर दुसऱ्याचा शिकंदर भुंकेलच असं काही सांगता येणार नाही शिवाय दिल्लीला तर डेप्युटी सेक्रेटरीच्या कुत्र्यांनी शेपूट आधी हलवली तरच जॉईंट सेक्रेटरीचं कुत्रं उगीच कान हलवलं असं मी ऐकलेलं आहे कुत्र्यांचं काय कुत्री ज्या वातावरणात वाढतात त्याच्याशी एकरूप होता तो मांजरासारखे अलिप्त राहत नाही शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांनी मालकाच्या चितेत उडी टाकली त्याचं एकमेव कारण म्हणजे तो काळच मुळे आत्मसमर्पण निष्ठा यांच्यासारख्या आता इतिहास जमा झालेल्या गुणांचा होता आजच्या काळातल्या कुत्र्यांनी त्या नेत्याची हद्दी संपलेली पाहून नवा घरोबा केला असतो बिचाऱ्या कुत्र्याला नेपोलियन म्हणा नाही तर मॅकमिलन म्हणा आणखी काही म्हणा कुत्रा म्हटलं की त्याचं सुख स्वप्न एकच सभोवती हाडकांची रास आहे आपण स्वस्थपणाने त्यातलं एक चघळत आहोत समोरच्या गल्लीतून शेपूट उडवीत एक अंगापिंडाने भरलेली कुत्री येत आहे मोसम सुहाना आहे गल्लीतली इतर सर्व कुत्री म्युन्सिपाल्टीवाल्यांनी पकडून नेलेली आहे आता गल्लीमध्ये फक्त ती आणि मी इतर कोणाचं भुंकणं नाही गुरगुरणं नाही काही नाही असत्या सुखस्वप्नात त्याला रंगू दिलं पाहिजे या श्वान समस्येचा मग मी खोलवर विचार केला आणि या सगळ्या कुत्रे पाळणाऱ्यांच्या पुढे आदर्श म्हणून शेवटी मीच कुत्रा पाळायचं ठरवलं रीत सर कुत्र्यासारखा दिसणारा एक कुत्रा मिळवला खरं सांगतो इतका सुंदर फॉक्स टेरियर आहे ना उत्तर मुंबईत सुद्धा कोणाकडे असेल असं मला वाटेल हे त्याचं गुणवर्णन म्हणून नव्हे तर वस्तुस्थिती म्हणून सांगणं आलं खानदानी कुत्र्याची वागणूकच निराळी हो शिवाय आम्ही त्याला इतर कुत्र्यांच्यासारखे साखळीत घालून ठेवणार नव्हतो मुक्त स्वातंत्र्य देणार होतो पण काय तत्वांना सुद्धा कधी कधी मुरड घालावी लागते कारण ते कुत्रं आलं त्या दिवशी घरमालकाला चावलं याबद्दल इतर भाडेकरूंनी आमच्या गुप्तपणाने अभिनंदन वगैरे केलं पण एकदा काय झालं कधी नाही ते मनी ऑर्डर घेऊन आलेल्या पोस्टमनला चावल्यानंतर मात्र नाईलाजाने त्याला साखळी घालावी लागली त्याचं सुद्धा आम्ही अस्सल भारतीय परंपरेला आणि संस्कृतीला साजेल असं ठेवलेलं आहे दुष्यंत आमच्या कुत्र्याचं नाव दुष्यंत घरात मात्र दुष्यंताचं अजिबात कौतुक करायचं नाही असं बजावून ठेवलेलं आहे पण काय सांगू दुष्यंत इतक्या लवकर माणसं ओळखू शकेल याची कल्पना नव्हती कारण घरी आणल्यापासून पंधराव्या दिवशी एका कोणाची तरी षष्टब्दी देणगी मागायला आलेल्या इस्माला तो चावला नाही त्यानंतर आठ दिवस तडफडत होता दुष्यंत वर्ष होत आला आता या गोष्टीला पण आता मात्र चांगला रोल आहे या अवधीत घरातल्या सर्वांना चावून झालेला आहे काय त्याची चूक नाही त्याची एक सवय आपल्या लक्षात आलेली नाही आहे तो अंगावरती येवो कपडे फाडो ओरखाडे काढो भुंको आपण स्वस्थ उभं राहायचो त्याच्याकडे असं बघत फाडू दे म्हणजे तो चावत नाही परकी माणसं काय करतात हालचाल वगैरे करतात आणि निष्कारण चावून घेतात वास्तविक आमच्या दुष्यंता इतका समंजस कुत्र मी कधीही कधीही पाहिलेलं नाही आहे शिवाय दुष्यंतांच्या भुंकण्याचा आम्हाला अजिबात त्रास होत नाही शेजारच्यांनी तक्रारी सुरू केलेल्या आहेत पण कुत्रा आहे तिथे भुंकणार आहेत त्याची काय चूक आहे तर परवाचीच गोष्ट काहीतरी लिहित होतो पेनमधली शाही संपली दुष्यंत लगेच आत गेला आणि दातात दौत घेऊन आला इतकंच कशाला आमची ही सांगत होती की रेडिओवरती समूह गीतं सुरू झाली की दुष्यंत त्या तालात पावलं टाकीत टाकीत लेफ्ट राईट वगैरे करतो परवाची गोष्ट अगदी परवाचीच गोष्ट पण हल्ली आमच्या घरातली मित्रांची वर्दळ एकाएकी इतकी कमी का झाली आहे हे काही कळत नाही आहे आणि माणसं देखील मला थोडी थोडी टाळायला लागलेली आहेत मी हिला म्हणालो देखील लोकांना बरं बघवत नाही हो की नाही रे दुष्यंता आणि का सांगू हो, आमचा दुष्यंत चक्क नाही तर काय असं म्हणाला हो. परवाची गोष्ट परवाचीच अगदी परवाचीच